अधिक वास या ग्रंथातील अध्याय बारावा म्हणजे पौर्णिमा आणि अमोशा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी अधिक मासातील पंचपर्वापैकी पौर्णिमा या तिथी पर्वाची माहिती सांगतो पौर्णिमेचे पर्व साधून जे लोक स्नानदानादी पुण्यकर्मे करतात त्यांना शंभर पट पुण्याचा लाभ होतो पौर्णिमेच्या दिवशी प्रातस्नान यथाविधी करावे नंतर दुपारी ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न वस्त्र पात्र दान द्यावे प्रत्येक महिन्या पौर्णिमेच्या व्रताला महत्त्व आहेच पण ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे सावित्री पूजन जे ब्रह्मदेव प्रसन्न होतो आषाढी पौर्णिमेला पौर्णिमा गुरुपौर्णिमा व्यासपूजन यांनी नारायण प्रसन्न होतात माघी पौर्णिमा मोहिनीराज पूजन यांनी रुद्रदेव प्रसन्न होतात तसेच चैत्र अनंत वैशाखी ही पितृदेवता मार्गशीर्षात किन्नर पौषी पौर्णिमेत भवानी देवता श्रावण नारळी पौर्णिमा हे रक्षाबंधन असे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे परंतु अधिक मासातील पौर्णिमेचा पर्वकाळ हा विशेष पुण्यप्रद असतो या पर्व काळातील स्नानदानाच्या व्रतामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन इच्छित मनोरथ पूर्ण करतात मोक्षप्राप मोक्षप्राप्ती होते आता अमावस्या या पर्व काळात विशेष महत्त्व आहे ते पितरांना पिंडदान करण्याचे पुत्रांनी आपल्या स्वर्गीय पितरांना श्राद्ध करून पिंडदान द्यावे ब्राह्मण भोजन घालावे तिळ तर्पण आणि पिंडदानामुळे स्वर्गीय पितर संतुष्ट होतात ते आपल्या वंशजांना शांती सुख वैभव आणि प्रगती यांचा आशीर्वाद देतात अधिक मासाच्या अमावस्या पर्व काळात जर हे व्रत साधले तर पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्ष प्राप्ती होते आणि म्हणूनच या चे महत्व विशेष पुण्यकारक आहे लक्ष्मी आता पुढे तेराव्या अध्यायात द्वादशी पर्वाचे महत्व विस्तारपूर्वक सांगतो ते तू मनपूर्वक ऐक